योग वासिष्ठ निर्वाण प्रकरण पूर्वार्ध सर्ग पंचावन्नावा श्री भगवान सांगू लागले देहधारणेला कारण होणाऱ्या अन्नपानादी अवश्य भोगांचा त्याग करू नये म्हणजे हित मित मेध्य अन्नादिकांचे ग्रहण करावे परंतु इतर अनावश्यक भोगांचे चिंतन करू नये त्यांचा लाभ व अलाभ झाला असता अगदी समवृत्तीनेच राहावे जे प्राप्त होईल त्याप्रमाणे वर्तन करावे जन्मादी विकार पावणारा अनात्मा जो देह तो आत्मा आहे अशी भावना करू नको तर सत्य निर्विकार जो आत्मा तोच आत्मा समज हे महाप्राक्रमे अर्जुना देहाचा जरी नाश झाला तरी काही नाश पावत नाही पण आत्मनाश हाच खरा नाश आहे तो तर नित्य आहे म्हणून आत्मानाश पावत नाही देहादी परिग्रहच मी आहे अशा अभिमानाचे निमित्त जे चित्त त्यापासून पृथक करून जाणलेला जो आत्मा तो कधी क्षीण होत नाही ज्याने देहादी सर्व भोग्य वस्तूंचा त्याग केला आहे तो कर्मामध्ये जरी प्रवृत्त झाला तरी काही करत नाही आसक्तीलाच कर्तृत्व म्हणतात म्हणून साक्षात कर्म न करणाऱ्यालाही आसक्तीमुळे कर्तृत्व संभवते मन अज्ञानी असले म्हणजे आसक्ती संभवते म्हणून अज्ञान सोडावे परमतत्वज्ञ आत्माचा आश्रय करून आसक्तीरहित झालेला महात्मा सर्व कर्मामध्ये जरी रत असला तरी त्याला कर्तृत्व केव्हाही जडत नाही आत्मा अविनाश आदी अंतरहित आहे असे विद्वान समजतात यासाठी आत्मा नाश पावतो हा दुःखद दुर्बोध तुला येथे नसावा जे उत्तम आत्मज्ञ आहेत ते तसे म्हणत नाहीत तर आत्म्यालाच आत्मा समजतात आणि देहादिकांना आत्मा समजत नाहीत अर्जुन म्हणाला हे त्रिभुवन नाथा असे जर असेल तर आज्ञा लोकांनी देहच आत्मा म्हटला तरी काय बिघडले मुरांचाही देह नाश पावला तरी वस्तुत त्यात अनर्थ काहीच नाही कारण आत्मा नित्य असल्यामुळे खरोखर काहीच नाश पावत नाही श्री भगवान म्हणाले अर्जुना हे खरे आहे व कोठे आणि काहीही नाश पावत नाही कारण सर्वत्र अविनाशी आत्मा आहे त्यामुळे त्याचे कोठे काय नाश पावणार हे देहपुत्रादी नष्ट झाले व प्राप्त झाले यात फक्त मोहभ्रम आहे दुसरे काही नाही वांझेचा पुत्र जसा मला दिसत नाही त्याप्रमाणे ते काहीच मला दिसत नाही जे त्रिकाली असत असलेली वस्तू ती विद्यमान होणार नाही व जी त्रिकाली सत्वस्तू आहे तिचा अभाव होत नाही असा दोहोबद्दलचा निर्णय तत्वदर्शी जनांनी दिलेला आहे ज्याने हे सर्व जगत व्यापले आहे ते अविनाशी आहे असे तू समज त्या अव्यय आत्मतत्वाचा विनाश करण्यास कोणी समर्थ नाही हे अर्जुना क्षय पावणाऱ्या नित्य व अप्रमेय देही आत्म्याचे हे देह नाश पावणार आहेत म्हणून तू युद्ध कर आत्मा एक आहे तेथे द्वित्व नाही तेव्हा असत द्वित्वाचा संभव कोठून होणार हा आत्मा विनाश न पावणारा व अनंत आहे यासाठी त्या सद्रूप आत्म्याचा विनाश होत नाही द्वित्व व एकत्व यांचा परित्याग केला असता जे काही शांत सत व असत याचे मध्यरूप अविष्ट राहते अवशिष्ट राहते तेच येथे परमपद आहे यावर अर्जुनाने विचारले भगवन तर मी मेलो आहे ही लोकांची स्थिती नियती कोणत्या कारणाने आहे त्याचप्रमाणे त्या स्थितीत सुख व दुःख लोकांना कोणत्या कारणाने होते श्री भगवान म्हणाले भूमी जल तेज वायू आकाश या पंचतन्मात्रांपासून झालेल्या मन बुद्धी इत्यादिकाने बनलेले जे व्यष्टी समष्टी स्थूल सूक्ष्म शरीर त्याच्याशी तादात्म्य पाहुणे हाच आत्म्याचा जीवभाव आहे देहामध्ये राहणारा तो जीवच जन्ममरण सुखदुःख इत्यादी भ्रेम निय नियतीचे निमित्त आहे दावे पशूंच्या पिलांना जसे ओढते त्याप्रमाणे वासना त्यांना ओढते नांदवते पिंजऱ्यात पक्षी जसा राहतो तसा तो देहात शरीरात राहतो जर्जर झालेल्या पिंपरीच्या पानातून रस जसा निघून जातो त्याप्रमाणे काल व देश यांच्या योगाने जर्जरतेला प्राप्त झालेल्या देहापासून तो जीव वासनावशात निघून जातो वायू पुष्पादिकातील सुवासाला घेऊन जसा जातो तसा तो पूर्व शरीरातून श्रोत्र चक्षु त्वक रसन व प्राण यांना घेऊन जातो म्हणून त्याला स्थूल देहही वासनात्मकच आहे म्हणून याचा स्थूल देहही वासनात्मकच आहे दुसऱ्या कोणत्याही युक्तीने तो झालेला नाही वासना त्याग केला असता तो क्षीण होतो आणि वासनाक्षय होताच लिंग शरीरासह स्थूल देहाचा क्षय होऊन स्वतःच परमपदाला प्राप्त होतो वासनामय लिंगदेह परमात्म्यात परमात्म्याने अवच्छेद व प्रतिबिंब अशा दोन प्रकारे त्यात प्रवेश केल्यामुळे अभिव्यक्त होऊन भ्रमाने भरण भ्रमण करणारा तो जीव आकाशात भ्रमण करणाऱ्या जादूगाराप्रमाणे निरनिराळ्या योनीतून हिंडत राहतो वायू जसा पुष्पाचा सुगंध आपल्याबरोबर घेऊन जातो त्याप्रमाणे वासनावश झालेला जीव इंद्रियांच्या विषयग्रहण शक्तींना घेऊन शरीरातून निघून जातो हे कुंती पुत्रा जीव शरीरातून निघून गेला असता देह निस्पंद होतो आणि तसे झाले असता वायू शांत असताना वृक्ष जसा स्थिर होतो तसे देहाचे सर्व अवयव निश्चेष्ट होतात याचेच नाव मरण निश्चेष्ट झालेल्या देहाचा छेदभेद केला तर तो नाहीसा होतो त्यामुळे जीवित निघून गेलेला देह मृत झाला असे म्हणतात तो प्राणमूर्ती प्राणाकार झालेला जीव चिदाकाशात ज्या ज्या देह देश काल भोग्य इत्यादी आकारात राहतो त्याला आपल्याच वासनाभ्यासामुळे पाहतो त्याच्या अदृष्टानुसार वासनेचा उद्भव झाला असता त्या त्या विस्तार पावलेल्या आकारालाच हा मी असे समजतो याप्रमाणे या जीवाने हा देह असतच पाहिला आहे यासाठी तूही या देहाचा नाश झाला असतानाही याप्रमाणे त्याला असत पहा किंवा ज्याप्रमाणे निजलेला पुरुष काही पाहत नाही त्याप्रमाणे तू देहाला त्याच्या नाशाला व त्याच्या असत्वालाही पाहू नकोस ज्याप्रमाणे तो कल्पित आकारांना पाहतो त्याप्रमाणे त्याच्या कल्पित नाशांनाही पाहतो आदिसर्गात चतुर्मुखाने गाय घोडा मनुष्य इत्यादी या आकारात पूर्वसर्गातील अनुभवाच्या वासनानुसारच असे रूप कल्पिले आहे कुंभार हा माती दंड चक्र इत्यादी सामग्री जमवून त्याच्या योगाने जशी घटादी सृष्टी करतो त्याप्रमाणे ही सृष्टी रचलेली नाही उत्पत्ती काळी पाहिल्याच क्षणी देहघटादी जे रूप जसे सत्य किंवा मिथ्याभूत दिसते तसेच ते मरेपर्यंत राहते त्याचा स्वभाव मरेपर्यंत बदलत नाही कारण त्याची अधिष्ठानभूत संविद ते जसे उत्पन्न झालेले असते तशाच स्थितीत याला ठेवायला कारणीभूत होते याप्रमाणे देहादी आकार वासनामय आहेत त्यामुळे ज्याप्रमाणे आजच्या प्रयत्नाने कालचा दोष घालविता येतो त्याप्रमाणे पूर्वीच्या वासनामळाला पुरुषार्थाने जिंकता येते आता ज्ञानासाठी प्रयत्न करणाऱ्या अनेक सज्जनांच्या यत्नाला पूर्वाभ्यस्त प्रबळ कामक्रोधाधिकांकडून प्रतिबंध होत असल्याचा अनुभव येतो तेव्हा पुढील प्रयत्न पूर्वीच्या प्रयत्नाला नियमाने बाध करतो असे काही म्हणता येत नाही तसेच धर्म अर्थ काम व मोक्ष यातील जो पुरुषार्थ मला अवश्य मिळाला पाहिजे असा अभिनिवेश मनुष्य धरतो त्याला तोच पूर्वोत्तर प्रयत्नातील विशेष अंश असून त्याचाच विजय होतो म्हणून विंध्यादी पर्वत फुटायला लागोत की वायू व्हायला लागोत बुद्धिवानाने यथाशास्त्र यत्न करण्याचे सोडू नये प्रयत्न मंद असल्यामुळेच पूर्ववासनांच्या वैचित्र्याने अनादी अज्ञानामुळे ज्याची बुद्धी मोहित झाली आहे असा जीव दीर्घ परिचित स्वर्ग नरक सर्गाधिकांना पाहतो अर्जुनाने प्रश्न केला हे जगतपते जगाच्या स्थितीचे निमित्त अशा या जीवाच्या नरक स्वर्ग सर्गादी संभ्रमाचे काय कारण आहे यावर श्री भगवान म्हणाले शास्त्रीय प्रयत्नांवाचून केलेल्या दीर्घ अभ्यासाने प्रौढ झालेली जी स्वप्नोपम वासना तीच हा सर्व संसार भ्रम देणारी आहे यासाठी तत्वज्ञानाच्या अभ्यासाने समूळ वासनाक्षय करणे श्रेयस्कर आहे अर्जुनाने विचारले हे देवाधिदेवा वासना कशापासून उत्पन्न झाली आहे व ती क्षीण कशी होते श्री भगवान म्हणाले वासना अज्ञानापासूनच उत्पन्न झालेली असून अनात्म्याच्या ठिकाणी आत्मभावना करणे हे तिचे स्वरूप आहे ती आत्मज्ञान या महाबोधामुळे विलय पावते हे कुंतीपुत्रा विचारामुळे तुझा आत्मस्वरूपाशी परिचय झाला आहे खरोखर तू आत्मज्ञानी झाला आहेस पण तेच ज्ञान दृढ होण्यासाठी हा देह मी आहे व हे त्याचे संबंधी बंधू वगैरे माझे आहेत ही वासना सोड अहम व मम एवढ्या वासनेचा क्षय करणेच आता शिल्लक राहिले आहे अर्जुन म्हणाला पण भगवन वासनांचा विलय झाला असता जीव स्वतःत विलीन होतो कारण जो ज्याच्या सत्तेने सत्तावान झालेला असतो तो त्याच्या नाशाने विलीन होतो तेव्हा याप्रमाणे वासनांच्या क्षयाने देशकाल इत्यादिकांमुळे विचित्र आकार धारण करणाऱ्या जीवाचा क्षय झाल्यावर परमानंद आविर्भावरूप परमपुरुषार्थाचे व अनर्थाच्या आत्यंतिक नाशाचे पात्र कोण होणार कारण त्यानंतर मुक्त होईल असा जीवच उरत नाही श्री भगवान म्हणाले अर्जुना तू म्हणतोस तसा दोष प्राप्त झाला असता पण तो केव्हा तर संसारी जीव प्रतिबिंब मात्रच असून तो बिंबाहून निराळा आहे तो भूतमात्रांच्या अधीन असलेल्या जन्मादी देशकालभेदाने भिन्न आहे असे जर आम्ही मानले असते तरच तो दोष उपस्थित झाला असता पण आम्ही तसे मानत नाही परमार्थत शुद्ध असलेले ब्रह्मच आपल्या मिथ्या अविद्येने आच्छादित होऊन स्वरूपाला जाणेनासे होते आणि स्वरूपातच जीव जगत इत्यादी कल्पना करून जणू काही संसाराचा अनुभव घेते पुढे तेच शास्त्रीय श्रवणादी प्रयत्नाने स्वतत्वाला जाणून आपल्या वासनारूप अविद्येचा नाश करून स्वस्वभावात अवस्थित होते हीच जणू काय त्याची मुक्ती त्यामुळे वरील दोष येत नाही अर्थात संकल्पाने मलिन झालेले जे आत्मरूप तोच वासनाकार जीव आहे असे तू समज जे स्वतंत्र संकल्पशून्य अव्यय आत्मरूप तेच ज्ञानाने वासनारहित झाले असता मोक्षरूप होते तेव्हा हे पराक्रमी अर्जुना जिवंत असतानाच तत्व जसे अवस्थित आहे तसेच पहा जो वासनाजलातून मुक्त झालेला नाही तो खरोखर सर्व धर्मप्रायण व सर्वज्ञ जरी असला तरी पिंजऱ्यातील पक्षाप्रमाणे सर्व बाजूने बद्धच आहे आपल्या मायेने आच्छादित झाल्यामुळे ज्याचे दर्शन दुर्लभ झाले आहे व जो वेदांत प्रमाणाला प्राप्त झालेला नाही अशा ज्या परमात्म्याच्या आत आकाशात गारुड्याने उत्पन्न केलेल्या मोराच्या पिसाऱ्याप्रमाणे नाना प्रकारचे भरम उत्पन्न करणारी सूक्ष्म वासना स्फुरण पावत आहे जीव जगदाकाराने भासत आहे तोच वेदांत ज्ञानास प्राप्त होऊन म्हणजे त्याला तत्वज्ञान झाले असता समूल वासना बंधापासून मुक्त होतो कारण समूल वासना हाच बंध व त्याचा क्षय हाच मोक्ष होय इति श्री वासिष्ठ महारामायणे प्रकरणे पूर्वार्धे पञ्चपञ्चाशः सर्गः श्रीराम